रामकृष्ण गोविंद हा विषय एरवी सर्वांसाठी आहे या या प्रवचनातील विषय एरवी सर्वांसाठीच आहे परंतु जे अठ्ठावीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस इवन अगदी पन्नास या वयोगटातील जे आहेत जे नोकरी व्यवसायात व्यग्र आहेत नंबर एक आणि नंबर दोन ज्यांची नामस्मरणावर आस्था नाही त्यांच्यासाठी मी एक मार्ग सांगतो मार्ग सांगतो पण तो मार्ग तुमच्यासाठी मी आत्ताच सांगतो तुम्हाला अंतत नामस्मरणाकडे घेऊन जाईल त्याचं महत्व सांगेल असा हा मार्ग आहे एक बघा माझा माझे परेश आणि निलेश नावाची माझी दोन मुलं आहेत एक आहे पुण्याला एक आहे लंडनला आणि माझी खरोखरच अत्यंत काळजी घेतात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा त्यामुळं मी सुद्धा त्यांचं सतत स्मरण करतो मला होत असतं होत असतं पण मग मी त्या मुलांचं स्मरण करतो म्हणजे माळ घेऊन परेश परेश परेश परेश परेश किंवा निलेश निलेश निलेश निलेश निलेश असं करतो का नाही करत मग मी त्यांचं स्मरण करतो म्हणजे काय तर आता किती वाजलेत आत्ता वाजलेत आठ या वेळेला लंडनला त्यांचे वाजले असतील पहाटेचे चार म्हणजे दिलीप आता तू काय त्यांना फोन करू नकोस पुण्याला पुण्याचा मुलगा उठतो का एवढ्या लवकर नाही आणि उठल्यानंतर सुद्धा तो सकाळी कामात व्यग्र असतो जायची त्याला ऑफिसला धावपळ असते तू त्याला फोन करू नको मग हा दीड वाजलेला आहे आता पुण्याच्या मुलाची जेवायची वेळ झाली असेल तो जेवत असेल मला जरा तातडीचा काहीतरी विषय बोलायचा आहे मग आत्ता फोन करतो तो काय करतो आत्ता तो मुलाचा कदाचित अभ्यास घेत असेल तो तयारी करत असेल तो जेवत असेल असा हा जो डोक्यात माझ्या त्याच्याबद्दल सतत विचार असतो फार दमतात दोघ जण खूप माझी काळजी घेतात भगवंता त्यांना चांगली बुद्धी दे असं जे मी नॉर्मल त्यांचं स्मरण करतो तस मला भगवंतांचं नामस्मरणावर माझी श्रद्धा नाही मला एका जागी बसायला वेळ नाही नाही करू शकत मी तर मग त्याला दुसरा पर्याय असा आहे पर्याय आहे बर का आणि तो तरुणांसाठी आहे वृद्धाने सुद्धा हा मार्ग अवलंबावा पण ज्येष्ठ नागरिकांना वेळ होत नाही असं नाही आणि त्यांची श्रद्धा असो अगर नसो त्यांनी नामस्मरण घेतलंच पाहिजे परंतु तरुणाने समजा ठरवलं आता मी ऑफिसला चाललो आहे बस पहिल्यांदा आधी सुरुवातीला सुरुवातीला एक घरामध्ये घरातून बाहेर पडायच्या दरवाजाच्या आतल्या बाजूला एक श्रीकृष्णाचा सुंदर अप्रतिम छोटा फोटो लावा आणि त्या फोटोला सकाळी उठल्यानंतर मनपूर्वक बर का मनपूर्वक आणि श्रद्धेनी एकच नमस्कार एकच नमस्कार आणि त्या नमस्काराच्या वेळेला संवाद मनातून भगवंता तुझ्या कृपेनं मी आजचा दिवस सुरू करत आहे मला शक्य तितका वेळ तुझं स्मरण करण्याची बुद्धी दे आता मी जातो बस एक नमस्कार केला सुरुवातीला उठल्या उठल्या आणि मग दिवसाला सुरुवात केली सुरुवात दाढी भगवंतांचं स्मरण करण्याचा प्रयत्न करावा भगवंता मी दाढी करतोय तरी सुद्धा तुझं नाम मनात यावं अशी बुद्धी तू दे सुरुवात तो देणार नाही तुम्हाला स्मरण होणार नाही परंतु उठल्या उठल्या मात्र पहिलं स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी ऑफिसला जाताना दरवाजाच्या बाहेर जाताना आता भगवंता मी ऑफिसच्या विचारात व्यग्र असणार मला स्मरण करून देण्याची जबाबदारी तुझी पण नाही झालं तरी दिवसभर माझ्या हातून चांगलं काम सत्कर्म आणि उत्तम प्रकारे करून घेण्याची बुद्धी तू मला दे बस जाताना एवढा नमस्कार तरी सुद्धा बसमधून गाडीमधून जाताना नामस्मरण भगवंतांचं स्मरण भगवंतांचं चिंतन भगवंतांचं गुणवर्णन करावं गुणवर्णन करावं म्हणजे अशा वेळेला मी समजा बसमधून किंवा गाडीमधून प्रवास करत आहे त्यावेळेला भगवंतांचं गुणवर्णन म्हणजे काय करायचं मला तुम्ही काय वाचा सांगतो वाचा हो वाचा म्हणजे वाचाल बेलसरे प्रकाशित संपादित जो दासबोध आहे त्याचं एक हजार त्रेचाळीसाव पान काढा तो आहे दशक दशक दशक दशक मला आता नाही हा दशक सातवा आणि समास आठवा देह क्षेत्र निरूपण देहे क्षेत्र निरूपण यामध्ये दासबोधाच्या मध्ये अभंग नाही परंतु त्याच्यामध्ये बेलसर असं म्हणतात असा विचार करावा असा विचार करावा आणि समर्थाने लहानपणी विश्वाची काळजी करतो मी असं मातेला उत्तर दिलं त्यामध्ये त्याने हाच विचार केला काय केला हे विश्व का निर्माण झाले हेच विश्व का निर्माण झाले हे विश्व निर्माणच का झाले हे विश्वच का निर्माण झाले आणि हे विश्व असेच का निर्माण झाले या सर्व प्रश्नांची तर्कदृष्ट्या संयुक्तिक उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा विचारा मनाला आणि जो कोणी निर्माता आहे तुमची नारायणावरती श्रीकृष्णावरती श्रद्धा आहे की नाही मला माहीत नाही श्रद्धा ठेवा असं सांगून श्रद्धा बसत नाही परंतु एक मात्र निर्विवाद गोष्ट या सृष्टीचा कोणीतरी निर्माता निश्चित आहे शंभर टक्के बरोबर आहे मग तो निर्माता कोण आहे त्यानं हीच सृष्टी निर्माण का केली त्यानं ही सृष्टी निर्माणच का केली त्यानं ही सृष्टी निर्माण केली आहे का या सृष्टीचं निर्मिती करण्याचं कारण काय असे प्रश्न कधी तुम्हाला पडतात त्याच दृष्टीनं आणखी काही प्रश्न तुम्हाला मी सांगतो ते प्रश्न तुम्हाला काय सांगतात बघा या जगात जे डोळ्यांना दिसते आणि तेच तुम्ही मान्य करता त्याच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे या सृष्टीच्या बुडाशी कोणते तत्व आहे या तत्वाचा व माझा संबंध काय हा संबंध लक्षात घेता माझे या जीवनात परमसाध्य कोणते ठरते आणि हे साध्य प्राप्त करून घेण्यास मी कोणत्या मार्गाचा आयुष्य क्रमणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे किंवा कोणत्या मार्गाने कोणते साध्य प्राप्त होईल असे विचार तुम्ही चिंतनासाठी घेऊ शकत नाही का मी का निर्माण झालो हे माझं ध्येय असेल का जे मी करत आहे पैसा मिळवणं कुटुंबाचा सांभाळ करणं या स्वतःच्याकडे लक्ष देणं भविष्याची योजना करणं यासाठी आणि केवळ यासाठीच माझा जन्म असेल का असेल तर हे इतकं महत्वाचं आहे का नसेल तर यापेक्षा जीवनाचं उत्तम ध्येय काय ते मी कसं साध्य करू कुणाला विचारू कुणाला शरण जाऊ कोण मला मार्गदर्शन करेल असा विचार कधी आपण करता का करू नये बर असा विचार एरवी करा ऑफिसच्या मध्ये पाऊल टाकताना आठवणीने जे पाऊल ऑफिसमध्ये पडत ते पाऊल पडताना परत भगवंतांचं नारायणाचं श्रीकृष्णाचं स्मरण नारायणा मी आता ऑफिसमध्ये चाललोय किचकट काम मला करायचं आहे मला तुझी आठवण होणार नाही ती करून द्यायची जबाबदारी तुझी आता मी ऑफिसमध्ये जातो असं म्हणून ऑफिस मध्ये जायचं सुरुवातीला तुम्हाला दिवसभर नारायणाचं स्मरण होणार नाही परंतु एकदा तुम्हाला जर सवय लागली की ऑफिसच्या दारात पहिलं पाऊल टाकताना व्यवसायाच्या ठिकाणी पहिलं पाऊल टाकताना नारायणाला शरणागती बस मग पुढची काळजी तो घेतो अशा प्रकारे चिंतन अशा प्रकारे स्मरण करता येणार नाही का आणि हेच चिंतन हेच स्मरण तुमच्या मनामध्ये नामस्मरणाची गोडी निर्माण होईल आणखी एक महत्वाचा भाग जो सर्वांसाठी आहे नामस्मरण कसं घ्यावं हो ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भृत भावो भूतात्मा भूत विष्णु विष्णुसहस्रनाम नाम म्हणावं भगवंतांची नारायणाची कृष्णाची हजार नाम आहेत परंतु हीच हजार नाम त्या नामीचा गुणाचं वर्णन त्या नामात काय केलेलं आहे ते समजून जर नाम घेतलं तर ते त्या भगवंतांना जास्त आवडणार नाही का उदाहरणार्थ ओम विश्वम विष्णूर वशटकार वशिष्ठकार हे भगवंतांचं नाम आहे काय अर्थ त्याचा भगवंतांना मी बोलावत आहे हे भगवंता हे भगवंता हे वशिष्ठकारा काय अर्थ व षटकाराचा न जाणता नाम घेतलं तरी ते परिणामकारक ठरतो परंतु नामाचा अर्थ घे लक्षात घेऊन जर मी ते नाम घेतलं तर ते अधिक परिणामकारक होणार नाही का रामकृष्ण गोविंद